मोहम्मद आदिलशहाचं पूर्ण शरीर संतापाने थरथरत होतं डोळे क्रोधान लालबुंद झाले होते तो गरजला वाह बडे मियां तो बडे मियां छोटे मियां भी सुभान अल्लाह इस कापर शाहजी और उसका बड़ा फर्जन संभाजी ने पहले ही हमारे नाक में दम करके रखा है संभाजी ने बाड़ापुर की जागीर हथिया ली रायचूर के इलाके में भी हाथ मारा है कापर शाहजी और संभाजी दोनों बाप बेटों ने सारे हिंदू नायक पालेगारों के साथ हाथ मिला लिया है इन दोनों ने विजयनगर का श्रीरंग राया पट्टनम का ओडियार जिंजी का रूपा नायक और बेंदूर के शिवप्पा नायक के साथ हाथ मिलाकर उन सबको हमारे खिलाफ खुली बगावत करने के लिए उकसाया है वेल्लोर हमारे हाथों से छूटा इक्केरी को शिवप्पा नायक ने जीत लिया जिंजी पर भी कब्जा होना मुश्किल हो गया है सारे मुसीबत की जड़ ये दोनों बाप बेटे हैं इतना ही कुछ कम था कि अब तो शाहजी का छोटा परजन शिवाजी उधर पुना के इलाके में बगावत करके धांधली मचा रहा है हमारे किले कोंडाना और किले पुरंदर को धोखे से उसने छीन लिया है अब तो हम शाहजी को उसके दोनों फर्जन संभाजी और शिवाजी के साथ ही मिटा देंगे जाओ मुस्तफा खान को खुफिया खत लिखो कहो कि जिंजी के मुहिम के दौरान ही शाहजी को धोखे से गिरफ्तार कर लो लोहे की जंजीरों में जिखड़कर शाहजी को विजापुर के दरबार में हमारे सामने पेश करो असद खान को बोलो जंजी से फौज की एक बड़ी टुकड़ी लेकर बंगलूर पे हमला करो संभाजी को भी गिरफ्तार करके हमारे सामने पेश किया जाए असद खान की मदद के लिए फर्राद खान और तानाजी डूरे को बीजापुर से बंगलूर के लिए तुरंत रवाना किया जाए फतेह खान को छोटे फर्जन शिवाजी को खत्म करने के लिए तुरंत पुणे की तरफ भेज दो अब हम इस बगावती शाहजी को उसके पूरे खानदान के साथ खत्म करके एक नई मिसाल रखेंगे पंडित मुरार जगदेव के साथ जो हश्र हुआ था उससे भी बुरा हश्र हम शाहजी के साथ करेंगे जिजाऊ मासाहेबांना एकूण सहा अपत्य झाली पण त्यातली केवळ दोनच जगली बाकीची अल्पायुषी ठरली मोठे होते संभाजी राजे ज्यांचा जन्म 1619 साली वेरूळला मालोजी राजांच्या गडीत झाला संभाजीराजे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेची देणगी त्यांना जन्मजात मिळाली होती शहाजीराजांचे बंधू विठोजीराजे भोसलेंचे पुत्र पराक्रमी संभाजीराजे विठोजीराजे भोसले आणि शहाजीराजे ह्या चुलत बंधूंचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं दौलताबादला खंडागळे सरदारांचा हत्ती उधळल्याचं निमित्त होऊन जाधव आणि भोसले कुटुंबियांतलं आपापसातलं वैर उफाळून आलं होतं यामध्ये जिजाऊंचे बंधू दत्ताजी आणि शहाजीराजांचे बंधू संभाजीराजे धरात्रीती पडले होते आपल्या पराक्रमी चुलत भावाच्या स्मरणार्थ शहाजीराजांनी आपल्या मोठ्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं होतं ज्या काळात संभाजीराजे मोठे होत होते तो काळ शहाजीराजांच्या आयुष्यातील अत्यंत धामधुमीचा धकाधकीचा होता त्यामुळे संभाजीराजांचं बालपणही धावपळीत आणि धकाधकीतच गेलं त्यावेळी शहाजीराजे निजामशाहीचे वतनदार होते सोळाशे चोवीसच्या भातोडीच्या युद्धाचं नेतृत्व मिळाल्यानंतर शहाजीराजांचं स्थान निजामशाही दरबारात सर्वात मोठं झालं होतं पण त्यामुळंच राजांबद्दल मलिक अंबरचा मुलगा फत्ते खान याचा जळफळाट होत होता स्वतः शहाजीराजांची चुलत बंधू मंबाजी राजे आणि परसोजी राजे सुद्धा आता शहाजीराजांचा द्वेष करू लागले होते अशा परिस्थितीत शहाजीराजे मग आदिलशाहीला जाऊन मिळाले पण तिथेही फारसं काही न जमल्यामुळं ते नंतर मोगलांना जाऊन मिळाले स्वतंत्र विचारांच्या शहाजी राजांना मोगली दरबारातील सतत बादशाह समोर नाक रगडण्याची प्रथा काही पचनी पडली नाही आणि मग त्यांनी स्वतःचा स्वतंत्र सुभा उभारण्याचाही प्रयत्न केला राजांनी स्वतःचं हिंदवी स्वराज्य उभारून काही काळ स्वतंत्र राहण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला पुण्याला राजांची वडिलोपार्जित जहागिरी होती विजापुरी फौजांनी मुरार जगदेवच्या नेतृत्वाखाली पुण्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला मुख्य चौकात पहा रोवली त्यावर कवटी ठेवून चपलांची माळ घातली तसंच धावपळीत एकोणीसशे एकोणतीसचं साल उजाडलं शहाजीराजे अजूनही कुठंच स्थिरावले नव्हते त्यावेळी जिजाऊ मासाहेब दोन तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या जिजाऊ मासाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी शहाजीराजांना होती म्हणून त्यांनी आपले विश्वासू मित्र विजयराव सिदोजी विश्वासराव जे शिवनेरीचे किल्लेदारही होती त्यांच्यावर जिजाऊंच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली विजयरावांची मुलगी जयंती राणी हिच्यासोबत एकोणीसशे एकोणतीस साली संभाजीराजांचा पहिला विवाह जुन्नरलाच करून देण्यात आला आतापर्यंत मित्र असणारे विजयराव सिदोजी विश्वासराव शहाजीराजांचे व्यायी सुद्धा बनले शिवनेरीवर जिजाऊंची व्यवस्था लावल्यानंतर पुन्हा शहाजीराजांचा भीषण संघर्ष सुरू झाला त्यांनी आपल्यासोबत संभाजीराजांना सुद्धा घेतलं होतं बुद्धिमान हुशार संभाजीराजे या धावपळींच्या आणि धकाधकींच्या दिवसांमध्ये आपल्या वडिलांकडून राजकारणाचे युद्धनीतीचे मुत्सद्देगिरीचे गनिमी काव्याचे आणि संस्कृतचेही शिक्षण घेत होते बारकावे समजावून घेत होते या काही वर्षांमध्ये निजामशाहीमध्ये बऱ्याच हालचाली घडल्या मलिक अंबरचा वृद्धाप काळानं मृत्यू झाला होता मलिक अंबरचा मुलगा फत्ते खान जहांगीर बादशाहकडून मारला गेला होता निजामशाहीचा वजीर जहा खाननं बुरहान निजामशहाचा खून केला होता निजामशाहीला वाचवण्यासाठी त्या वजीरानं शहाजीराजांना आमंत्रण दिलं शहाजीराजांनी ते आमंत्रण स्वीकारलं निजामशाहीचा अत्यंत पडता काळ होता मुघलांनी निजामशाहीची राजधानी देवगिरी दौलताबाद जिंकून घेतलं होतं शहाजीराजांनी निजामशाहीला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला काळ कठीण होता महाशक्तिशाली मुघल सम्राट शाहजहां स्वतः निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला होता महाराष्ट्रात त्यावेळी सहा वर्षांचा भयंकर मोठा दुष्काळ पडला होता राणोजी वाबळे या मराठी मुघल सरदारानं अहमदनगरवर हल्ला करून बुरहान निजामशाह तिसऱ्याला मारून टाकून निजामशाहीतल्या सगळ्या कुटुंबातल्या माणसांना मारून टाकलं राणोजी वाबळेनं निजामशहाच्या कुटुंबांतील गर्भवती स्त्रियांनाही मारून टाकलं आता निजामशाही संपली असंच मुघल बादशाह शहाजहानला वाटलं होतं पण राजांनी शिवनेरी जवळच्या जीवदन किल्ल्यात अटकेत असणाऱ्या तीन चार वर्षाच्या मुर्तजा निजाम शहाची सुटका केली संगमनेर जवळच्या तेमगिरीच्या किल्ल्यावर त्या तीन चार वर्षांच्या मुलाचा नवा निजामशहा मुर्तजा निजामशहा म्हणून राज्याभिषेक केला त्या तीन चार वर्षांच्या मुर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन शहाजीराजे स्वतः कारभार हाकू लागले तसं पाहिलं तर मुर्तजा निजामशहा फक्त नावालाच होता खरं तर ते राजांचं स्वतःच राज्य होतं त्यावेळी चौदा पंधरा वर्षांचे असणारे संभाजीराजे एका तुकडीचं नेतृत्व करीत जवळच्या मुघल सीमेवर उभे होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो शहाजीराजांनी आदिलशहाशी हातमिळवणी केली आदिलशाही सरदार मुरार जगदेव खवास खान यांच्या मदतीनं राजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना केली चिडलेल्या शहाजहाननं ऐंशी हजाराच्या फौजेनीशी महाबत खानला राजांवर सोडलं पण पराक्रमी शहाजीराजांनी आपल्या गनिमी काव्याने महाबत खानला अक्षरशः पळवून लावलं महाबत खानला शहाजीराजांनी पळवून लावल्यानंतर मुघल बादशाह शहाजहाननं महाबत खानचा खूप अपमान केला त्या अपमानाचा धक्का सहन न होऊन महाबत खानचा मृत्यू झाला मग चिडलेल्या शहाजहाननं स्वतःच फार मोठी फौज घेतली आणि तो शहाजी राजांच्या निजामशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः महाराष्ट्रात आला त्यावेळी शहाजी राजांनी निजामशाहीची राजधानी ठाणे जिल्ह्यातील आसनगावजवळील माहुलीच्या किल्ल्यावर हलवली शहाजहाननं त्यावेळी आदिलशहाशी हातमिळवणी केली आदिलशहानं शहाजीराजांचे मित्र असणाऱ्या पंडित मुरार जगदेवचे हलहाल करून त्याला टार मारलं आणि आदिलशाही सरदार रणदुल्ला खान आणि मुघलांच्या एकत्रित फौजांनी माहुलीच्या किल्ल्याला घट्ट वेढा घातला राजांनी तो वेढा तोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी आदिलशाही आणि मुघलांच्या एकत्रित फौजांसमोर शहाजीराजांना शरणागती पत्करावी लागली तसं पाहिलं तर आदिलशाही सेनापती रणदुल्ला खान हा शहाजीराजांचा वैयक्तिक मित्र होता तहानुसार मुर्तजा निजामशहाला मुघलांच्या ताब्यात देण्यात आलं रणदुल्ला खानानं शहाजीला विजापुरी सरदार बनवण्याचा प्रस्ताव शहाजहान समोर ठेवला मुघल बादशाह शहाजहान या अटीवर मान्यता दिली की शहाजी राजांनी पुन्हा उत्तरेकडे बघायचं सुद्धा नाही मग कर्तबगार शहाजी राजांना आदिलशहानं आपला सरदार म्हणून स्वीकारलं आणि शहाजी राजांना महाराष्ट्रापासून दूर दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं राजेही शहाजी राजांच्या सोबतच होते विजयनगरच्या पाडावानंतर अनेक हिंदू नायक पाळेगार दक्षिण भारतात स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रदेशात राज्य करत होते शहाजी राजांनी आणि राजांनी आदिलशाहीच्या साम्राज्याचा प्रचंड मोठा विस्तार दक्षिणेकडे केला पण त्यांनी कुठल्याही शहरात इतर उजापुरी सरदारांप्रमाणे लूटपाट किंवा कतले आम केली नाही राजांनी त्या राजांना नायकांना पाळेगारांना स्वतःचं मांडलिक बनवलं पण त्यांची राज्ये संपूर्णपणे खालसा कधीही केली नाही किंवा त्यांच्या प्राणाला कधीही धक्का लावला नाही विजयनगरचे प्रत्यक्ष वारस असणारे श्रीचंद्रगिरी येथे राज्य करणारे श्रीरंगराया तिसरा हा शहाजी राजांचा मांडलिक होता तसंच मैसूर श्रीरंगपट्टणमचे राजे वोडियार हेही शहाजी राजांचे मांडलिक बनले होते पेनुकोंडा बेदनूर इथलेही पाळेगार राजांचे मांडलिक होते रणदुल्ला खान आणि शहाजी राजांच्या संयुक्त फौजांनी सोळाशे साली तिसऱ्या कंपे गौडाला हरवलं आणि त्यांच्याकडून बंगळूर जिंकून घेतलं तसंच कोलारही जिंकलं आदिलशहानं बंगळूर आणि कोलारची संपूर्ण जहागिरी शहाजीराजांना दिली यासोबतच सिरा आणि बाळापूर इथल्या प्रदेशांवरही नियंत्रण ठेवण्यासाठी शहाजीराजांना सूचना दिल्या आता शहाजीराजांच्या ताब्यात आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडूतल्या जवळपास बारा ते पंधरा परगण्यांची मोठी जहागिरी होती याशिवाय त्यांची महाराष्ट्रातील वंश परंपरागत पुणे चाकण सुपे आणि जुन्नरची चहागिरी त्यांना आदिलशहानं परत दिली होती आपल्या सर्व मांडलिकांमध्ये शहाजीराजे आणि संभाजीराजे फार लोकप्रिय होते राजांना आपल्या मोठ्या मुलाच्या संभाजीराजांच्या पराक्रमाबद्दल फार अभिमान होता राजांच्या जहागिरीच्या प्रदेशामध्ये राजांचे स्वतंत्र सही शिक्के होते शहाजीराजांच्या आणि संभाजी राजांच्या परगण्यात हस्तक्षेप करण्याची आदिलशहाची हिंमत नव्हती संभाजी संभाजीराजे सुसंस्कृत धिप्पाड आणि बलवान शरीराचे अत्यंत पराक्रमी होते गनिमी काव्यात संभाजीराजे अतिशय पारंगत होते त्यांनी अनेक कलावंतांना आपल्या पदरी आश्रय दिला होता अनेक ग्रंथांची निर्मितीही राजांनी केली असा उल्लेखही आढळतो संभाजीराजांना मराठी फारसी कन्नड संस्कृत तेलुगू इत्यादी भाषा उत्तमरित्या अवगत होत्या राजांना संगीत व नृत्याचीही आवड होती सोळाशे चाळीस ते सोळाशे बेचाळीस ही सुमारे दोन वर्ष शिवाजी महाराज व जिजाऊ मासाहेब बंगळूरला होते या दोन वर्षांच्या काळात शिवाजी महाराजांना राजांचा चांगला सहवास लाभला या दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या वडिलांकडून व आपल्या मोठ्या भावांकडून बऱ्याच नव्या गोष्टी शिवराय शिकले संभाजी राजांचे एकूण तीन विवाह झाले पहिली पत्नी जयंती राणी जी शिवनेरीचे किल्लेदार विजयराव शिदोजी विश्वासराव यांची कन्या होती दुसरी पत्नी गौरी राणी तर तिसरी पत्नी पार्वती राणी होती त्यांना दोन मुलं होती उमाजी आणि मानकोजी उर्फ मालोजी संभाजीराजे किती महापराक्रमी होते त्याची चुणूक तुम्हाला एका गोष्टीवरून येईल गोवळकोंड्याचा सुभेदार मीर जुंबला जो नंतर पुढे औरंगजेबाला जाऊन मिळाला आणि औरंगजेबाचा एक प्रमुख वजीर बनला त्यानं एक मोठी फौज घेऊन बंगळूरवर सोळाशे पंचेचाळीस साली आक्रमण केलं होतं बंगळूरवर चाल करून आलेल्या गोवळकोंड्याच्या सुभेदार मीर जुमलाला संभाजी राजांनी गनिमी काव्याचा असा काही जुमला दाखवला की मीर जुमलाचा साप पराभव झाला एवढंच नव्हे तर मीर जुमलाला संभाजी राजांनी हातापायात बेड्या घालून बेंगलोरला कैद करून ठेवलं शेवटी मीर जुमलाच्या घरच्यांनी नऊ लाख सोन्याच्या मोहरा देऊन मीर जुमलाला जिवंत सोडून नेलं संभाजी राजांनी उत्तम प्रशासन केलं सर्व हिंदू मांडलिकांना एकत्र केलं सगळ्या पाळेगारांशी नायकांशी आणि राजांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे होते राजांनी नेहमी कट्टर धर्मांध असणाऱ्या मोहम्मद आदिल शाह आणि त्याचे सैतानी क्रूर सरदार अफजल खान असद खान आणि मुस्तफा खान यांच्या विरुद्ध बंड करण्यासाठी दक्षिण भारतातल्या हिंदू पाळेगारांना सदैव प्रोत्साहन दिलं मदत केली आदिलशाही वेड्यातून पळून जाण्यासाठी त्यांनी विजयनगर साम्राज्याचे वारस राया श्रीरंग तिसरे यांना दोन वेळा मदत केली होती जेव्हा आदिलशहानं राया श्रीरंगाविरुद्ध मोहीम काढण्याचा आदेश संभाजी आणि राजांना दिला तेव्हा त्या दोघांनी त्याला स्पष्ट नकार दिला त्यामुळेच आदिलशहा संभाजीराजे आणि राजांवर फार चिडला होता महापराक्रमी शहाजीराजांवर काही सरदार अत्यंत जळायचे त्यामध्ये प्रामुख्याने होते बाजी घोरपडे मंबाजी भोसले आणि अफजल खान ते आदिलशहाचे कान शहाजीराजांविरुद्ध आणि राजांविरुद्ध नेहमी फुंकायचे तसं पाहिलं तर सुलतानी वतनदारीची हाडं कुत्र्यासारखी चगळत बसणारी ही मंडळी शहाजीराजांचे हिंदवी स्वराज्याचे विचार समजण्याइतकं डोकं त्यांच्याकडे नव्हतंच बाजी घोरपडे हे तर शहाजीराजांचे अत्यंत जवळचे नातेवाईक मूळचे भोसलेच शाहजीराजांची खापर पणजोबा कर्णसिंग भोसलेंनी महमूद गवांच्या काळात घोरपडीचा वापर करून खेळणा म्हणजे विशाळगड सर केला होता पासून कर्णसिंगाला घोरपडे बहादूर हा किताब महमूद गवांना दिला मुदोळची जहागिरी देऊन घोरपडीच्या रंगाचा जरी पटक्याचं निशान देऊन राजा हा किताब कर्णसिंगांना मिळाला होता तेव्हापासून कर्णसिंगांच्या काही मुलांनी घोरपडे आडनाव घेतलं तर काहींनी आपलं मूळ आडनाव भोसले तसंच ठेवलं आदिलशहाला नेहमी ही भीती वाटायची की राजे आणि संभाजी राजे आपल्या विरुद्ध मोठं बंड करून हिंदू पाळेगार नायक आणि राजांच्या मदतीनं रिजापूरची राजगादीच उलथून टाकतील आणि त्या जागी स्वतः बसतील आणि म्हणूनच आदिलशहानं राजांचा समूळ वंश विनाश करण्याची योजना बनवली होती नेहमी शहाजी राजांचा कैवार घेणारा शहाजी राजांचा जीवलग मित्र रणदुल्ला खानचा सोळाशे त्रेचाळीस सालीच मृत्यू झाला होता सोळाशे ची ही गोष्ट आहे राजे त्यावेळी जिंजीच्या मोहिमेवर होते राजे बंगुरात होते महम्मद आदिलशहाचा गुप्त निरोप घेऊन दूत मुस्तफा खानकडे पोहोचला मुस्तफा शहाजी राजांना धोकेबाजीनं कैद करण्याची जबाबदारी बाजी घोरपडेंवरच सोपवली बाजी घोरपडेंनी ती अगदी आनंदाने स्वीकारली मुस्तफा खाननं असद खानला एक मोठी फौज घेऊन जिंजीवरून बंगळुरूला पाठवलं विजापूरवरून खान एक मोठी तुकडी घेऊन तानाजी डुरे या मराठी सरदारासोबत बंगळुरूवर आक्रमण करण्यासाठी निघाला फत्ते खान त्वरेनं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चालून गेला पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी महापराक्रमी शहाजी राजांना बाजी घोरपडेनं दगाबाजीनं पकडलं त्यावेळी बाजी घोरपडेला मदत करणारे सरदार होते मंबाजी भोसले मंबाजी पवार नवाज मुस्तफा बाळाजी हैबतराव आणि अफजल खान अठरा परगण्यांचे जहागीरदार सहाजी राजांना कैदेत जखडून हातापायात लोखंडी बेड्या अडकवलेल्या अवस्थेत विजापूरच्या दरबाराकडे पाठवण्यात आलं संभाजी राजांना जेव्हा हे वृत्त कळालं तेव्हा त्यांनी त्वरेनं शिवाजीराजांना पत्र लिहून सावध केलं आणि स्वतः बंगळूरच्या रक्षणासाठी तयारी केली बंगळूरच्या किल्ल्याची संभाजीराजांनी चांगली व्यवस्था लावली जिंजीवरून चालून येणाऱ्या असद खानला रस्त्यातच अडवून राजांनी सपाटून हरवलं असद खान जीव वाचून पळाला तानाजी डुरे आणि फर्राद खाननं ऑक्टोबर सोळाशे अठ्ठेचाळीस ते फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत बंगळूरच्या किल्ल्याला वेढा घातला होता पण संभाजीराजांना काहीच फरक पडला नाही फेब्रुवारी मध्ये फर्राद खान आणि तानाजी डुरेंना संभाजी महाराजांच्या गनिमी पळता पळताभुई थोडी झाली होती महाराष्ट्रात फत्ते खानाचाही शिवाजी महाराजांनी भयंकर पराभव केला पण शहाजीराजे अजूनही विजापूरला मोहम्मद आदिल शहाच्या कैदेत होते संभाजीराजे व शिवाजी राजांनी ह्यावेळी संगनमत करून एक वेगळीच शक्कल लढवली त्यावेळी गुजरातमध्ये मुघल बादशाह शहाजहानचा मुलगा मुराद हा सुभेदार होता संभाजी राजे आणि शिवाजी राजांनी मुरादला पत्र लिहून आपण मुघलांचे मनसबदार आपल्या वडिलांसमेत होण्यास तयार आहोत असं सांगितलं अठरा परगण्यांचे जहागीरदार असणारे शहाजीराजे आपल्या मुलांसोबत जर मुघलांना येऊन मिळाले तर आपली ताकद दहा पटींनी वाढेल असं मुरादला माहीत होतं म्हणून मुरादनं मोठ्या आनंदानं या प्रस्तावाला मान्यता दिली आता तांत्रिकदृष्ट्या शिवाजी महाराज शहाजी महाराज आणि संभाजीराजे मुघलांचे मनसबदार बनले होते मुरादनं मग आदिलशहाला खरमरीत पत्र लिहून आपले सरदार आपले मनसबदार असणाऱ्या शहाजीराजांची सुटका करण्यासाठी कान उघाडणी केली अहमद खानाच्या मध्यस्थीनं शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत द्यावा तर संभाजीराजांनी बंगळूर आदिलशहाच्या स्वाधीन करावं या अटींवर शहाजीराजांची सुटका आदिलशहाला करावी लागली एकंदर या सर्व प्रकरणात शहाजीराजे आणि त्यांच्या मुलांच्या नादाला लागून शहाचं थोबाड फुटलं होतं चतुर संभाजी संभाजीराजांनी राजांची सुटका होईपर्यंत बंगळूरचा किल्ला आणि आसपासचा काही प्रदेश आदिलशहाला दिला पण तो प्रदेश फारच थोड्या दिवसांमध्ये पुन्हा जिंकून घेतला ह्या प्रसंगानंतर आदिलशहा पुन्हा कधीही शहाजीराजे आणि संभाजीराजेंच्या वाटेला गेले नाही यानंतर सोळाशे चोपन्न साली बेदनूरचा जहागीरदार आपा खाननं बंड पुकारलं होतं कनकगिरीच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन तो लढत होता आदिल आपा खानचा बिमोड करण्यासाठी अफजल खान आणि संभाजी राजांची नेमणूक केली सैतानी क्रूर हरामखोर अफजल खानानं आपा खानची अगोदरच संगनमत करून संभाजीचा घात करण्याची योजना बनवली होती ऐनवेळी संभाजी राजांना मदत नाकारून आपा खानला सगळी गुप्त माहिती अगोदरच पुरवून संभाजीराजांचा घातपात करण्याची योजना अफजल खानाची होती आणि दुर्दैवानं संभाजीराजे त्याला बळी पडले कनकगिरीच्या तोपगोळ्यांमुळे संभाजीराजांचा दुर्दैवी अंत झाला संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजे स्वतः कनकगिरीला आले आणि त्यांनी आपा खानचा बंदोबस्त करून कनकगिरीला पुन्हा आदिलशाही साम्राज्यात आणलं कनकगिरीच्या पायथ्याशी संभाजीराजांची समाधी शहाजीराजांनी बांधली सोळाशे सत्तावन्न साली जेव्हा शिवरायांना पुत्ररत्न प्राप्त झालं तेव्हा त्यांनी आपल्या पराक्रमी बंधूंच्या स्मरणार्थ सन्मानार्थ त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी प्रथम अफजलखानाचा वध करून आणि नंतर बाजी घोरपेडेला समूळ संपवून शिवाजी महाराजांनी आपल्या बंधूंच्या हत्येचा आणि पित्याच्या अटकेचा पुरेपूर बदला घेतला संभाजी संभाजीराजानंतर शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली कोलार आणि बंगळूरची जहागीर संभाजीचे पुत्र उमाजी आणि मानकोजींनी सांभाळली उमाजींच्या पत्नीचं नाव मकाई किंवा मंकुराणी असं होतं उमाजींना आणि मंकुराणींना बहादूरजी नावाचा एक मुलगा झाला ज्यावेळी शिवाजी महाराज आपल्या दक्षिणेच्या मोहिमेवर होते तेव्हा त्यांनी आपल्या पुतण्याला उमाजीलाही भेट दिली होती पण दुर्दैवानं संभाजीराजांची वंशवेल बहादूरजी नंतर बहरली नाही पुढे अठराव्या शतकात कोलार बाळापूर बेंगलोरवर असलेली संभाजीराजांच्या या वंशाची सत्ता संपुष्टात आणली गेली हैदर अलीनं या सर्व जहागिरी जिंकून घेतल्या शिवरायांचे थोरले बंधू महापराक्रमी राजांना माझा मानाचा मुद्रा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद